दिसू लागल जित्त तित्त रूप तुझ दिसू लागल सखे तुझ्या नावाच ग येड लागल सखे तुझ्या नावाच ग येड लागल हो, रूप तुझे दिसू लागले सखे तुझ्या नावाच ग एवढं लागले सखे तुझ्या नावाच ग एवढं लागले हा हे भाळ तुझ झुळू झुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझ चंद्र सुरव्या डोळे तुझे आभाळे हे भाळ तुझ झुळू झुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझ तुझ्या इन संसार यो तुझ्या इन संसार यो तुझ्या नावात ग याड लागले सखे तुझ्या नावात ग याड लागले मातीच्या भिवया डोंगर रंग आकाशिया तुझ्या मातीच्या भिवया नारळाच्या झावळ्या तुझ्या कानीच्या मासोळ्या चंद्रभागेच रिंगण तुझ्या हातीच कागन शेतातल्या खोंडावानी शेतातल्या खोंडावानी मन बांड भारी दूरच वाचा शितवा वाढ भागले तुझ्या नावाच यड लागले तिथं तिथं रूप तुझ दिसू लागले सखे तुझ्या नावाच गड लागले सखे तुझ्या नावाच गड लागले